हातात दशमी घेऊन लक्ष्मीबाई बाहेर आल्या त्यांना थांबा अशी हाताने खून करून आबाज पुढे गेले त्यांच्या हातातले दशमी आपल्या हातात घेऊन ते खाली उतरले आबांच्या हातातली दशमी बघून गाय त्यांच्या आगावर धावून गेली कशी बशी हातातली दशमी तिच्या तोंडात देऊन आबाने हात झट शिरी मागे घेतला आणि न सांगता गाय माघारी वळली पावलं दमानं टाकत पुढे निघाली गायीनं आभा पुढे झाले हात लांब करून त्याने तिच्या शेपटीला स्पर्श केला आणि तो हात पुन्हा आपल्या छातीला लावून ते ओसरीवर आले घाण्याच्या बैरागात पुन्हा फेऱ्या मारू लागले पाय कंटाळले तरी ते फिरतच राहिले मध्येच एकदा लक्ष्मीबाई बाहेर आल्या त्यांना असं फिरता बघून म्हणाल्या पाय दुखत नाहीत आबा हसले आणि उभे राहून म्हणाले वेळच जात नाही म्हणून का सारख्या अशा फेऱ्या घालत राहायच्या जरा तक्क्यावर टेकून बसावं एवढ्यात वरून एक काडी खाली आली नेमकी त्यांच्या डोक्यावर पडली आबांची नजर आपसूक वरच्या आढ्याकडे गेली आणि ते हसून म्हणाले बरं का चिमणी घर बांधते बरं झालं घरात पैसा येईल कसला तरी लाभ होणार असेल कसला पैसा आणि कसला लाभ असं म्हणून आबावरच बघत राहिले जळमट लागून तुळी सारे घाण दिसत होते संबंध वरच छत केर कचरा आणि धुळीनं बरबटून गेलं होतं जाग जागे पांढरं पापुद्रे चिकटला दिसत होत तुटलेली कोळ्याची जाळी खाली लोंबत होती आबाणा किळस आली वर बघतच ते म्हणाले लांबडी एखादी काठी तरी देता का आता का काय करता वर मान करून कधी बघितलं इकडं आता दसऱ्याला घर सारं सारवायचं आहे तुम्हाला का त्याची काळजी असं म्हणून त्या आत गेल्या आबांना गप्प बसवत नव्हतं त्यांना काहीतरी उद्योग हवा होता ते स्वतःच आत गेले एक भली उंची काठी घेऊन बाहेर आले काठीच्या एका टोकाला केरसुनी बांधली आणि आबा हातात ती काठी घेऊन वरचं सारे छत साफसूफ करीत राहिले कामात गुंग होऊन गेले कशी बशी सकाळ निघून गेली दुपारची जेवणं झाली अंग सारं आळसलं होतं पण डोळा काही मिटत नव्हता तिरकी ऊन सरळ झाली होती मधला चौक उन्हात भाजून निघत होता डोक्यावर आलेला सूर्य तिथंच थबकला होता पुढचं सरकत नव्हता उन्हं कलत नव्हती हिरवा चारा खाऊन ढोरं रवत करीत बसून राहावं तशी दुपारी आली आणि फचकल घालून बसून राहिली हालतच नव्हती मानेखाली तक्क्या घेऊन पडून राहिलेले आबा चौकातल्या उन्हाकडे डोळे लावूनच पडले होते दारात धरण भरून बसावं तसं चौकातलं ऊन बसून राहिलं होतं मुर्दा ढोरं बसावं तसं बसलं होतं हातात एक धोंडा घेऊन त्याला हकलताही येत नव्हतं काय करावं ऊनच उतरत नव्हतं दिवस कंडत नव्हता एवढ्यात पावलं वाजली आबा दचकून उठले टपाल घेऊन रनर आला होता कोणतंही टपाल चावडीकडे न नेता घरीच आणायचं असा आबानीच त्याला इशारा देऊन ठेवला होता धडधडच्या छातीनं आबाने टपाल हातात घेतलं एक दोन लखोटे आले होते रणर तोवर त्यांनी ते फोडले नाहीत त्यांना धीरच झाला नाही रणर निघून गेला आणि मग आबाने घाईघाईने लखोटे फोडले हुश करून त्यांनी श्वास सोडला दोतराच्या सोग्यानं कपाळावरचा घाम पुसला आता जीव मोकळा झाला होता बाईंचं काही टपाल नव्हतं मनाला थोडी उल्हासी वाटू लागली त्या आनंदातच आबा उठले उगीच एक दोन एरझारा घातल्या त्याच पावलाने ते आत गेले आबांचा चेहरा पिकलेल्या फळासारखा दिसत होता त्यावर नवी टवटवी आली होती आबा प्रसन्न हसून म्हणाले बर का काय काय नाही तेवढंच म्हणाले आणि पुन्हा हसत बाहेर ओसरीवर आले त्यांच्या पायांना उसंतच नव्हती पावलं आपोआप पडत होती आबा उगीच एरझारा घालत राहिले दिवस पळत होता बेटा सूर्य कलंडला होता काय घाय होती आज त्याला पण नाही तो थांबणार नव्हता त्याला जाण्याची घाई झाली होती उन्ह तिरकी झाली होती परसातल्या पिंपळाची सावली चौकात पडली होती भराभर चौक घेऊन सावली जोत्याजवळ आली जोताही गेला आणि सार घर अंधारून गेलं केशव आणि माधव ही दोन्ही मुलं हात जोडून समोर उभी होती दिवा जळत होता आणि केशवच्या तोंडाकडे रागानं बघत आबा म्हणत होते म्हण शुंभा म्हण होती कल्याणम आणि मध्येच लक्ष्मीबाई त्यांना म्हणाल्या अहो म्हण काय हातपाय धुतलेत का ते विचारा केशवला परसात तो आत्ता आत आलाय हबा कडाडले केशा लाज नाही वाटत तुला आणि हात जोडून उभा राहिलायस ते हातपाय धुतलेस त्याच्या तोंडावरची नजर पायाकडे वळली आणि खालच्या आवाजात अगदी शांतपणे त्याने विचारले कोण रे कुणाचा तू अंगावर ढाबळी पांघरून आबा ओसरी वर्षाचा पावल्या घालत फिरत होते इतक्या दारात पावलं वाजली मान वळून आबा बघत राहिले आणि काठी टेकत येताळा महाराज आला नजरा नजर होताच कमरेत वाकून त्यानं जो हार घातला आणि आपला रोजचा कोपरा धरून तो पडवीला बसून राहिला आबा आपल्याच नादात एरजा राखत राहिले तोवर पुन्हा पावलांचा आवाज ऐकू येऊ लागला मान वळवून आबा बघत राहिले दाराकडे बघत येताळाच बोलला वाड्यावरचा गोपाळा दिसतोय तो आत आला आणि आबाने विचारलं कोण गोपाळा जी असं म्हणून गोपाळानं लवून मुजरा केला आणि ज्योत्याला टेकून तो उभा राहिला तक्क्याला पाठ लावत आबाने विचारलं काय येणं केलंस गोपाळा काही बोलला नाही चुळबुळल्यागत करून तो खाली टेकला आणि थोड्या वेळानं मान वर करून म्हणाला वाड्यावर वस्तीला जाणं लई अवघड झालंय का काय झालं आज दोन दिवस झालं चिन्हच काय निराळं दावायला लागलंय डोळे झाकूनच कसं बस त्यानं एवढं सांगितलं आणि घुम्यागत मान खाली घालून तो नुसताच बसून राहिला आबा पारखून बघू लागले गोपाळाचा चेहरा मोहराच पार बदललेला दिसत होता कसला तरी आजार मारावा तशी कळा त्याला आलेली दिसत होती आबाने विचारलं कसलं चिन्ह काय म्हणतोयस गोपाळा अहो काय बाय भासच व्हायला लागल्यात भास असं म्हणून आबा तोंडाकडे बघत राहिले व गोपाळा बोलला वाड्यात पाटील फिरताना दिसतात झरझर अंगावर काटा आला आणि आबांचं अंगच सारं शहरून गेलं नगाऱ्यावर टिपरी पडून आवाज घुमत राहावा तसे त्यांचे शब्द कानात घुसत राहिले आत पाणी शिरल्यागत गच्च होऊन गेले लक्कन काय झालं हातापायात कापरा भरला कोपरा धरून बसला येताळाही गडबडीने उठून जवळ आला न बोलता जोत्याला लागून उभा राहिला आबा आणि येताळा त्याच्या तोंडाकडे बघू लागले आणि गोपाळा सांगू लागला अहो चांगला कुजबुजल्याचा आवाज कानावर येतोय पावलं ऐका येत्यात मधनं मागचा जिनाच दानदान वाचतोय बघा असा काल सांची गोष्ट हा नुसतं कडूस पुढलं होतं म्हणून असा दिवा लावून मी असा देवडीवर बसलोय तवर पाटलांचा आवाज ऐकू आला ढेलजावर हो सभागाती माझी नजर गेली नुसता शेमला दिसला बघा ढेलजवरनं आत गेल्यागत झालं एवढं सांगून गोपाळा बपकप्प झाला थपथपलेल्या कपाळावरचा घाम पुसून आबा बघतच राहिले त्यानं झेंडू फुटल्यागत झाला न बोलता तोंड पसरून ते असं बघत राहिले आणि पुन्हा मान करून गोपाळा म्हणाला हे तिन्ही सांजच असं झालं का आणि बघा रातची गोष्ट मध्यान रात्री आली असेल नसल धाडधाड भांडीच पडल्याचा आवाज झाला हो छातीत धडधडलं काळीज उडत राहिलं आणि बगड्याकच मान काढून येताळा म्हणाला ते मरण आले जी असं काहीतरी चिन्ह दावणारच ते दपकत दपकत आबानी विचारलं मग आता वाड्यावर वस्तीचं कसं करतोस अव काय करतोय रातचं तो जो आवाज ऐकला ते हातून हातरून पांघरून तिथंच टाकून घरात येऊन बसलोय आणि असं सांगून तो म्हणाला आपण काय वस्तीला जाणार नाही बघा पण गोपाळ तोंडाकडे बघत राहिला आबाही घोटाळ्यात पडले होते ते तरी काय बोलणार तेही तोंडाकडेच बघत राहिले आणि गोपाळ सांगू लागला सकाळीच कानावर घालणार येणार पर येऊ तरी कसा हातुरात उठाय नको थंडी वाजून आल्या का झाली होती रातचं जे घरात येऊन पडलो होतो ते आत्ता उठून हिथं आलोय बघा आणि हितवर तरी कसा आलोय हे माझं मला माहीत आणि असं म्हणून अंगावरच्या घोंगड्यात अंग झाकून घेत उठला न बोलता तोंड वळवून बाहेर निघाला आबाने विचारलं निघालास जातो पडतो जातो बघा काहीतरी अवस्था काठी टेकत गोपाळा जाऊ लागला आणि पुन्हा हाक मारून आबाने विचारलं अरे बाहेरच्या दाराला कुलूप तरी घातलंय का नाही ते आणि कवा घालत बसू दार उडच ठेवून निघून आलास अव पळून आलोय म्हणून काय सांगायला लागतोय मी तर अजून धड बोला ना झालंय आणि असं म्हणून तो जागचा हल्ला बोलत उभा न राहता गुमान पुढं बघून तो चालू लागला गोपाळा निघून गेला तरी आबा तसेच बसून राहिले येताळाही तसा जोत्याला टेकून उभा राहिला कुणीच काही बोलत नव्हतं वाडा सारा सामसूम होता परसातल्या पिंपळाची सळसळ तेवढी ऐकू येत होती येणाऱ्या वाऱ्याबरोबर झाड झुंबी घेत होत उभं राहिलं होतं आबा गप्पच बसून होते दाराकडे बघत राहिले होते तोवर संधी दारात आला त्याच्या पाठोपाठ एक पोलिसही आला जोता चढून पोलीस वर गेला आणि मांडे घालून जाजमावर बसला आबाने विचारलं न केलं येणं भाई असं म्हणून पोलिसांनी विचारलं काय पान तंबाखूचा सरादम काय आहे का नाही बाजूचा पानपुडा आबाणी पुढं सारला चांगली पानं निवडून पोलिसांनी हातात घेतली आणि त्याची देटक उडत तो म्हणाला आलोय जरा टेळणीला पानाला चुना लावत पोलिसानं वर बघितलं आणि डोळ्याला डोळा देत विचारलं फरारी पिऱ्या गावातच आहे म्हण आबा विचारात पडले आणि एक डोळा बंद करून तिरक्या मानेनं पोलीस तोंडाकडे पाहत राहिला खाली पानपुड्यावर बोटाची टिचकी मारत बोलला तुम्हाला काय या गोष्टीचा दुम माझ्या कानावर तरी काही बातमी नाही काय नाही आबानी मान हलवली पोलिसानं हातातल्या पानांची बारीक पट्टी करून दाडेखाली रगडली अंगठ्याच्या नखानं कात करून घेतला एका बोटानं जादा लागणारा चुना घेतला आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटानं डाव्या हाताच्या तळव्यावरची तंबाखू सोळतो म्हणाला काय सांगतास आपण इथल्या बातम्या पेट्याला येतात आणि तुम्हाला जुम नाही वय सगळ्या बातम्या काही खऱ्याच असतात का न बोलता पोलीस चोळलेली तंबाखू तळ हातावरच झेलत बसला तंबाखू झेलून झाली आणि पटकन ती तोंडात टाकून तो पंतांच्या तोंडाकडे बघत राहिला एक कडक गुळणी घेऊन म्हणाला लोणाऱ्याची तानू कोण ही लोणाऱ्याची तानू हा हा ती तीच आबा सांगू लागले अहो कोण कुठली आली पाच सात वर्ष झाली अशीच येऊन गावात राहिली एक डोळा बंद करून पोलिसांना विचारलं बर मग तिचा काय आगापिछा मान हलवत आबा म्हणाले तो कुणाला ठाऊक लोणाऱ्याची आहे ती आबाने सांगितलं लोणाऱ्याची म्हणजे तशी लोणाऱ्याची नाही गावातलं लोणी गोळा करून आसपासचे बाजार करते म्हणून ती झाली लोणारी पोलीस हसला आणि डोळा घालून म्हणाला अव मग मथुरेच्या बाजाराची राधा का झाली नाही ती यावर आबा काय बोलणार आबा आपले गप्पच बसून राहिले आणि पोलिसी झाडे तंबाखू घेऊन गडद डोळे झाकूनच बसला आबांना काही कळेना अशा अपरात्री ह्यानं काय येणं करावं आणि ही कसली टेहळणी करणार एकटा पोलीस टेहळणी करून तरी काय करणार आबांना संशय येऊ लागला ह्याचं बोलणं काहीतरी खरं नसावं काहीतरी निराळं काम काढून आला असावा पण पोलीस काही थांग पत्ता देतूच देऊ देत नव्हता डोळे झाकून गडत बसून राहिला होता आबानीच विचारलं बरं मग काय विचार तरी कळू द्या विचार वय असं म्हणून पोलिसांनी अवतीभोवती नजर टाकली येता लांब पडवीवर एक कोपरा धरून बसला होता जवळपास दुसरं कोणी नव्हतं आणि मग हळू आवाजात तो म्हणाला पंथ आज रात्री पार्टी येणार आहे पार्टी वय खुद मंडली फौजदार येणार आहेत एक दोन ठिकाणी छापा घालायचा बेत आहे आबांच्या काळजात धस्स झालं रात्री पोलीस पार्टी येणार आणि छापे पडणार म्हणजे गावावर एक अचानक धाडच येणार होती ही धाड आली म्हणजे काय काय होईल हे सांगता येत नव्हतं अंगावर ढाबळी घेऊन आबा बसून राहिले त्यांना काही सुचतच नव्हतं पोलीस काय एक दिवसाचे पाहुणे ते आज येतील उद्या निघून जातील काय काय होणार आहे काय हे कळेना झालं आबानीच विचारलं केव्हा येणार पाठी म्हणता रात्री येऊन हजर होईल की तोंडाची बचाळी घट्ट आवळून आबा न बोलता बसून राहिले आणि पोलीस म्हणाला मंडलिक साहेब तुमच्यावर लई तडकल्यात का काय झालं एवढं गावात फरारी लोकांनी ठाण मांडलंय आणि तुम्ही रिपोर्ट करायचा नाही नुसता रिपोर्ट करून भागणार आहे का पोलीस म्हणाला अहो भागलं नाही तर नाही भागलं काकावर करायचं निदान तुम्ही मोकळं तरी झाला असता असं म्हणून तो उठला आणि पडवीकडे बघत म्हणाला मला एक संधी सा का बरोबर काय करता एक चक्कर मारून येतो काय बातमी लागली काय बघतो दत्तूना एक नुसता येऊन पडवीत टेकला होता आबाने नुसतं त्याच्याकडे बघितलं तसा तो उठून उभा राहिला दत्तू नायकाला बरोबर घेऊन पोलीस बाहेर पडला आणि आबाना काही सूचना झालं जीव बेचैन होऊन गेला मन हातल्या हात गडबलून गेलं नवीनच एक संकट येऊ घातलं होतं आबांचे हात पाय गळल्यागत झाले ते उठले आणि लगालगा आत जाऊन लक्ष्मीबाईंना म्हणाले आता गावात राहणं मुश्किल होणार लक्ष्मीबाई सपापल्या त्याने या गोष्टीचा कसलाच मागमूस नव्हता त्या आपल्या कामात मग्न होत्या आणि एकाएकी आबा आत येऊन असं म्हणाले आणि त्यांच्या काळजाचं पाणीच झालं त्यांना काही बोलताच आलं नाही त्या मागं वळून नुसत्या पाहत राहिल्या आणि आबांनी सांगितलं आज गावावर पोलिसाची धाड येणार आहे धाड होय धाड असं म्हणून आबा मटकन खाली बसले पाठ भिंतीला लावली आणि पाय पसरले लक्ष्मीबाई घाबऱ्या झाल्या त्यांच्या काळजानं ठावच सोडला त्या गडबडीनं पुढं झाल्या आणि आबांच्या छातीवर एक हात ठेवून म्हणाल्या असं काय करायचं तुम्हाला काय होतंय का एक सुस्कारा सोडून आबा बोलले बरं का काय घाबरू नका अशा घाबरू नको तर काय करू आज रात्री गावात छापे पडणार आहेत म्हणजे हो पिरे आहे ना फरारी त्याच्या मागावर पोलीस आहेत चटकन लक्ष्मीबाई म्हणाल्या बरं झालं की त्याला धरूनच नेलं तर बघितलं शिरकायची ओटी भरून किती दिवस झाले खुळ्या तर नाही तुम्ही आपल्याच गावात राहायचंय असं म्हणून आबांनी डोळे वठारले आणि बोटांची चाळवाचाळव करीत ते तोंडाकडे पाहत राहिले लक्ष्मीबाईंनाही काय बोलावं कळेन असे झालं घाबऱ्या घट्ट होऊन त्याही बसूनच राहिले आणि हवालदिल झाल्या की आबा सांगू लागले आज पोलीस आले छापे पडले कुणाची धरपकड झाली म्हणजे मीच कळवलं असं लोक म्हणतील पण धरून नेणार ना त्याला डोळे बारीक करून आबा त्यांच्या तोंडाकडे पाहत राहिले नजर किलकिली किलकिली झाली त्या भोळ्या जीवाची किती कीव करावी हेच त्यांना कळत नव्हतं भोळा बाबडा जीव काही आहे कल्पना त्या जीवाला कशाची परिणामाची जाणीवच नाही बालबुद्धी आणि स्त्रीबुद्धी यातला फरकच जाणवत नव्हता आबा नुसते पाहतच राहिले किलकिल्या नजरेनं किव करत होते मध्यरात्र उलटेपर्यंत तसेच बसून राहिले बंदूकधारी दोन पोलिसांना बरोबर घेऊन मंडलिक फौजदार घरात आले हात जोडून आबा सामोरे गेले त्यांच्याकडे न पाहताच मंडलिक साहेब शिकसले कुलकर्णी गावात बसून काय हजामती करता का गोट्या खेळता उभ्या आयुष्यात असा अपमान कोणी केला नव्हता अपमान माहीतच नव्हता आबा एकदम हजरले उभ्या घराचं आढळ कोसळावं तसं झालं मन चरकलं होतं जीव घाबरा झाला होता भ्यालेले आबा भिंतीला पाट लावून उभे राहिले त्यांना एकाएकी पाटलांची आठवण झाली आणि पोटात कालवून आलं जुने दिवस आठवत होते आणि मन सैरभैर झालं होतं कसले दिवस आले हे कळत नव्हतं जसं गाव बिघडलं होतं तसे अधिकारीही बिघडले होते काही अंमलदार त्यांनी पाहिले होते पण आपल्या गावात येऊन असा वाकडा शब्द कोणी तोंडावाटे काढला नव्हता आजवर कोणाची हिंमत झाली नव्हती पण आता अधिकारीही चढले होते भरती आलेल्या समुद्रासारखे ते खवळलेले दिसत होते आबा पाहत राहिले आणि मध्येच घर वळून फौजदार म्हणाले काय बेत आहे कुलकर्णी तुमचा आबा नुसतं कुबड काढून उभे राहिले आणि फौजदार बोलू लागले ज्याच्या मागावर आम्ही इतकी वर्षे आहोत त्या पिऱ्याला गावात चांगला आसरा देऊन बसलाय तुम्ही आम्हाला कळवायचं नाही रोज मुक्कामाला असतो ना इथं तो फौजदार असंच बोलत होते आणि आबा केवळ ऐकून घेत उभे राहतो फौजदाराच्या तोंडातून वाटेल ते शब्द येत होते आणि आबा ते मुकाड्याने गिळत होते सोसणं हा त्यांचा धर्म होता डोळे मिटून ते उभे होते आरडणं ओरडणं खेकसणं हळूहळू शांत झालं आणि फौजदाराने विचारलं घरात काय गाई म्हसर आहेत का तुमच्या डोळे उघडून आबा बघू लागले आणि त्यांच्या डोळ्यात रोखून बघत फौजदार म्हणाले मूत नको त्यांचा जरा चहा पाहिजे मला थरथर त्या अंगानं आबा आत गेले आणि चहा करायला सांगून पुन्हा बाहेर आले मुक्यानंच भिंतीला टिकून उभे राहिले खाली न बसता फौजदार फेऱ्याच मारत राहिले तो हडेल हप्पी अडमाप माणूस सारखी पावलं उचलत होता त्याच्या बुटाच्या टाचेखाली उसरीवरची जमीन दबत होती मध्येच मनगटावरच्या गठाळ्याकडे बघत फौजदार स्वतःशीच म्हणाले एक तर वाजून गेला हा चहाचा तगाचा समजून आबा बोलले चहाला ठेवलंय होईल आता तुमच्या चहाची वाट बघत नाही कुलकर्णी मी वाट बघतोय पिऱ्याची आबा गप्प उभे राहिले ही फेऱ्या मारू लागले पुन्हा पुन्हा हातातल्या घड्याळाकडे बघत ते पाय आपटत होते एकचा दीड झाला दोन वाजले अडीच वाजायला आले तसे फौजदार अस्वस्थ होऊन गेले दाराशी उभ्या राहिल्या पोलिसाकडे बघत ते म्हणाले अरे कुठं ओलतले हे छापायला छापा घालायला गेले का झोपायला अजून कसा पत्ता नाही त्यांचा तीन वाजले आणि पावलांचा आवाज ऐकू आला घर वळून फौजदारांनी दाराकडे बघत म्हटलं कोण आहे बघा तो आणखी एक दोन बंदूकधारी पोलीस मांजरासारखे आत आले व गुपचूप उभे राहिले दानकन आपल्या बुटाचा पाय खाली आपटून फौजदारांनी विचारलं भडव्यांनो गप्प का उभा गेला होता त्या कामाचं काय झालं बोला गडा गडा करीत एक पोलीस म्हणाला नाही सापडला तळपायाची आग मस्तकाला जाऊन भिडली चुलवान पेटलं होता आणि काही गुळाला आली होती दात ओठ खास मंडलिक साहेब म्हणाले हात तुमच्या आईला तुमच्या साऱ्यानो चाळणीत पाणी घेऊन जीव द्या जावा एकानो एवढा सारा बंदोबस्त करून काय उपयोग झाला तरबत्तर होऊन मंडलिक फौजदार बघत राहिले आणि पोलीस सांगू लागला आम्ही साऱ्या घराला बरोबर येडा दिला होता मग काय झालं पार घर धुंडाळून बघितलं सापडला नाही घरातच नव्हता त्यो त्याला सुगावा लागलेला दिसतोय सुगावा असं म्हणून ते रागाने बघत राहिले आणि पोलीस म्हणाला असं काय चावडी संधी बोलत होत मग आता काय सारे हात हलवी तिचा चावडीत येऊन बसलाय काय आम्ही दोघं इकडं पुढं आलोय तोंड वेंगाळून पण मंडलिक साहेब म्हणाले फार नाव केंकलं केलं रे म्हणे पुढं आलोय पडक्या हिरीत जाऊन पडून होता सांगलं का नो त्याने अशाच आणखी शिव्या हसडायला सुरुवात केली हे घटकावर अशी सरबत्ती झाली शिव्या देऊन तोंड दमलं आणि मग त्याने विचारलं अरे मग नुसतं हिकडं पुढं कशाला आलाय त्या बाईला तरी धरून चावडून आणलंय का नाही पोलिसांची भंभेरीच उडाली कसा बसा एक जण म्हणला तिला काय नाही आणली कुणाला काय माया फुटली रे तिची जावा लेखाणू आधी तिला घेऊन धरून चावडीवर बसवा फरमान सुटलं आणि पोलीस चाकचे हल्ले फौजदार ओरडले थांबा खाडकन पाय आपटून दोघेही पोलीस उभे राहिले मंडलिक साहेब खेकसले सांग काम्यानो आणि ओ हो नाम्यानो जरा नीट ऐका तिला चांगल्या हातकाड्या घालून चावडीवर आणा आणि येताना तिच्या घरातलं चटणीचं एक गाडगं बरोबर घेऊन या मैना कशी बोलती जरा बंद बघूया जावा जा पोलीस गेले आणि आबांच्या तोंडाकडे बघून फौजदार म्हणाले कुलकर्णी चला जरा चावडीवर आबांचे हातपायच उरावर आल्यासारखे झाले होते पण इलाज नव्हता थरथर त्या हाताने त्यांनी उपरणं अंगावर घेतलं आणि गरीब पांभरागत ते फौजदारांच्या तोंडाकडे बघत राहिले आणि डोळा घालून फौजदारांनी विचारलं कुलकर्णी गाय दुबती आहे का कशी आधीच आबांच्या अंगात कापरा भरला होता त्यात काळी सरकलं आणि फौजदारांनी पुन्हा विचारलं अहो बघताय काय असं काय ढुंगणाखाली गठरा आहे का नाही तिच्या कुठलं गठळ आलंय लोणी विकून पोट भरती ती मंडलिक साहेब खुदकन हसले त्यांच्या तोंडावर दिसणारा राग जाऊन त्यावर नुवा नवा नूर आल्यासारखा झाला होता त्यांचा काळा कुळकुळी चेहरा तुकतुकीत दिसत होता आणि हसताना वर चढलेले गाल डोळ्यावर आले होते डोळे पार आत गेले होते डोळेच राहिले नव्हते नुसता चेहरा हसत होता खुशी झाल्या मंडलिक साहेबांनी आबांच्या खांद्यावर एक हात ठेवला आणि त्यांचा खांदा दाबत ते म्हणाले भोळे सांबच दिसता पिऱ्या काय धार देत नसेल चला तुम्हाला ते नाही कळायचं